हा वसंत ऋतू आला हा हा हा हा हा वसंत ऋतू आला हा हा हा हा हा हा आवसंत वसंत आला आहा आहा आवसंत वसंत ऋतू आला उधळीत जणू झाला उधळीत जणू झाला दश दिशात प्रीतीला उधळीत जणू झाला दश दिशात प्रीती बहादुुनि बनर बहादु बनाई तोला तो जल हा तूं तुबी ता तो जल हा ताला मायाला मधुसुगंध भ्रमराला उघडले रे बायाला मधुसूदंद भ्रमराला लगाऊ सखे गाणी आ सखे गाणी तू चल राग गाणी कन यादूनम सग नारा तूं कल यादन बबूनम सग नारा